ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमहा अध्याय छत्तीसावा अरिष्टासुराचा उद्धार आणि कंसाने अक्रोराला व्रजामध्ये पाठवणे शुकाचार्य म्हणाला ज्यावेळी श्रीकृष्ण व्रजामध्ये प्रवेश करीत होते त्याचवेळी अरिष्ठासूर नावाचा एक दैत्य बैलाचे रूप घेऊन तिथे आला त्याचे वशिंदाने शरीर प्रचंड होते तो खुराने जमीन उकरीत व तिला थरथर कापवीत गोठ्यात आला तो मोठ्याने हंबरत होता आणि खुरानी जमीन उकरीत होता तो शेपूट उंचावून शिंगानी तट इत्यादी ढासळवीत चालला होता मधून मधून तो मुतत आणि शेण टाकत होता तो डोळे रोखून पाहत होता हे राजा त्याच्या प्रचंड हंबरण्याने भयभीत झालेल्या स्त्रिया आणि गायी यांचे गर्भपात होत त्याच्या वशिंडाला पर्वत समजून ढग त्यावर येऊन थांबत राजा त्या तीक्ष्ण शिंगाच्या बैलाला पाहून गोपी आणि गोप सर्वजण भयभीत झाली गुरे तर इतकी घाबरली की गोठे सोडून ती पडू लागली सर्व व्रजवासी त्यावेळी कृष्णा कृष्णा आम्हाला वाचव असा आक्रोश करीत श्रीकृष्णाला शरण आली गोकुळ भयाने व्याकुळ झाले आहे हे भगवंतांनी पाहिले भिवू नका असे म्हणून भगवान श्रीकृष्णाने सर्वांना धीर दिला आणि वृषासुराला युद्धाचे आव्हान दिले अरे मूर्खा महादुष्टा या गायी गवळ्यांना भिवून काय होणार तुझ्यासारख्या नीच दुष्टांच्या ताकदीचा गर्व नाहीसा करणारा हा मी इथे आहे असे म्हणून भगवंतांनी दंड थोपटली आणि त्याला चिडवण्यासाठी म्हणून आपल्या एका मित्राच्या खांद्यावर हात टाकून ते उभे राहिले या आव्हानामुळे संतापून तो खुराने जोराने जमीन उखरीत श्रीकृष्णाच्या अंगावर धावला त्यावेळी त्याने उंचावलेल्या त्याच्या शब्दाच्या धक्क्याने आकाशातील ढग गरगर फिरू लागले त्याने आपली तीक्ष्ण शिंगे समोर धरली लाल लाल डोळ्यांनी श्रीकृष्णाकडे तिरप्या नजरेने रोखून पाहत तो त्यांच्यावर इतक्या वेगाने तुटून पडला की जणू इंद्राने सोडलेले वज्रच भगवान श्रीकृष्णाने आपल्या दोन्ही हातांनी त्याची दोन्ही शिंगे पकडली आणि जसा एक हत्ती दुसऱ्या हत्तीला मागे रेटतो त्याप्रमाणे त्याने त्याला अठरा हात मागे रेटून जमिनीवर पाडले भगवंतांनी त्याला याप्रमाणे ढकलल्यानंतर लगेच उठून संतापाने दीर्घ श्वास सोडित पुन्हा त्याने त्यांच्यावर चढाई केली त्यावेळी त्याचे सर्व शरीर घामाने डबडबले होते तो अंगावर येत असलेला पाहून भगवंतांनी त्याची शिंगे पकडली आणि त्याला जमिनीवर पाडली नंतर त्याला पायाने दाबून ओला कपडा पिळावा तसा त्याला पिळून काढला यानंतर त्याचे शिंग उखडून त्यानेच टोचून टोचून त्याला मारली त्यामुळे तो तिथेच निश्चित पडून राहिला नंतर तोंडातून रक्त ओकित आणि विष्टामूत्र सोडित तो दैत्य पाय झटकू लागला त्याची बुबुळे उलटी झाली आणि अतिशय कष्टाने त्याने आपले प्राण सोडली तेव्हा देव भगवंताच्यावर पुष्पवर्षाव करीत त्यांची स्तुती करू लागली श्रीकृष्णाने जेव्हा बैलाच्या रूपाने आलेल्या आरिष्ठा स्वराला मारली तेव्हा सर्व गोप त्यांची प्रशंसा करू लागले नंतर बलरामासह त्यांनी वाड्यामध्ये प्रवेश केला आणि त्याला पाहून गोपींचे नेत्र आनंदाने भरून गेले अद्भुत कृत्य करणाऱ्या भगवंतांनी जेव्हा आदिष्टासुराला मारले तेव्हा देवर्षी नारद कंसाला म्हणाले अरे कंसा तुझ्या हातातून निष्ठून आकाशात गेलेली कन्या यशोदेची होती आणि व्रजामध्ये जे श्रीकृष्ण आहेत ते देवकीचे पुत्र आहेत तिथे जे बलराम आहेत ते रोहिणीचे पुत्र आहेत तुझ्या भीतीने वसुदेवानी त्या दोघांना आपला मित्र नंद यांच्याकडे ठेवले आहे तुझ्या सेवकांचा त्यांनीच वध केला हे ऐकताच कंसाचे अंग क्रोधाने कापू लागले वसुदेवांना मारण्यासाठी त्याने लगेच तीक्ष्ण तलवार उचलली परंतु नारदाने त्याला अडवली वसुदेवांची मुलेच आपल्या मृत्यूला कारण होणार आहेत हे जेव्हा कंसाला समजले तेव्हा त्याने देवक्यानी वसुदेव या दोघांनाही लोखंडी बेड्यांनी जखडून पुन्हा तुरुंगात डांबले नारद निघून गेल्यानंतर कंसाने केशीला बोलावून म्हटले तू व्रजात जाऊन बलराम आणि कृष्णाला मारून टाक तो निघून गेला यानंतर कंसाने मुष्टिक चानूर शल तोशल इत्यादी मंत्र्यांनी माहुतांना बोलावून म्हटले हे वीरवर चानुरा आणि मुष्टिका तुम्ही मी सांगतो ते ऐका वसुदेवाचे दोन पुत्र बलराम आणि कृष्ण नंदाच्या व्रजामध्ये राहत आहेत त्यांच्याच हातून माझा मृत्यू होणार आहे असे सांगितले जाते जेव्हा ते इथे येतील तेव्हा तुम्ही त्यांना कुस्ती खेळण्याचे निमित्त करून मारून टाका आता तुम्ही आखाड्याच्या चारी बाजूनी निरनिराळ्या प्रकारचे रंगमंच तयार करा नगरवासी आणि ग्रामवासी त्यावर बसून स्वच्छंदपणे ही कुस्ती पाहू देत हे चतुर माहुता तू आखाड्याच्या फाटकावरच कुवलया पीड हत्तीला उभा कर आणि त्याच्याकडून माझ्या शत्रूंना मारून टाक येत्या चतुर्दशीला विधीपूर्वक धनुष्य यज्ञाला प्रारंभ करा आणि त्यावेळी वर देणाऱ्या भूतनाथाला पवित्र पशूंचा बळी द्या स्वार्थ साधण्यात कुशल असणाऱ्या कंसाने अशी आज्ञा देऊन श्रेष्ठ यदुवंशी अक्रोराला बोलावले आणि त्याचा हात आपल्या हातात घेऊन म्हटले हे दानशूर अक्रोरा तू मला आदरणीय आहेस आज माझे मित्राने करण्याजोगे एक काम कर कारण भोजवंशी आणि वृष्णीवंशी यादवांमध्ये माझा सर्वात हितचिंतक तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही हे मित्रा जसा इंद्र स्वतः समर्थ असून सुद्धा विष्णूंचा आश्रय घेऊन आपला स्वार्थ साधत असतो त्याप्रमाणे हे मोठे काम तुझ्याकडूनच होणार असल्याने मी तुझा आश्रय घेत आहे तू नंदराजेच्या व्रतामध्ये जा तिथे वसुदेवाचे दोन पुत्र आहेत त्यांना याच रथात बसून आण उशीर करू नकोस मी असे ऐकले आहे की विष्णूच्या भरवशावर असणाऱ्या देवानी त्यांच्याकडून माझा मृत्यू व्हावा असे निश्चित केले आहे म्हणून तू या दोघांना इथे घेऊन ये त्याचबरोबर नजराने बरोबर घेतलेल्या नंद आणि इतर गोपांनाही घेऊन ये इथे आणल्यानंतर मी त्यांना माझ्या काळा समान असलेल्या कुवलया पीर हत्तीकडून मारून टाकेन आणि जर कदाचित ते त्या हत्तीच्या तडाख्यातून वाचलेच तर मी आपल्या वज्राप्रमाणे मजबूत आणि चपळ मुष्टिक आणि चानूर या पहिरवानाकडून त्यांना मारेन ते मारले गेल्यानंतर वसुदेव इत्यादी वृष्णी भोज आणि दशाहर्य वंशी त्यांचे बांधव शोकाकुल होतील मग मी त्यांना स्वतः मारेन तसेच पिता उग्रसेन हे वृद्ध असूनही राज्याचे लोभी आहेत मी त्यांना त्यांचे भाऊ देवक आणि अन्य जे जे कोणी माझे शत्रू आहेत त्या सर्वांना यमसदनाला पाठवीन नंतर हे मित्रा ही पृथ्वी निष्कंटक होईल कारण जरासंध आमचे शसूर आहेत आणि द्विध हा प्रिय मित्र आहे शंभरासूर नरकासूर आणि बानासूर यांची तर माझ्याशीच मैत्री आहे या सर्वांच्या साह्याने मी देवांचे पक्षपाती असणाऱ्या राजांना मारून पृथ्वीचे राज्य भोगीन हे लक्षात घेऊन बालक बलराम कृष्णांना येथे लवकर घेऊन येईल त्याला फक्त एवढेच सांग की त्याने धनुष्य यज्ञ आणि मथुरेचे वैभव पाहण्यासाठी येथे यावे अक्रूर म्हणाला महाराज आपण आपल्यावरील अरिष्ट दूर करू इच्छिता म्हणून आपला हा विचार योग्यच आहे पण यशापयशाबद्दल समभाव ठेवून माणसाने आपले कर्तव्य करावे फळ मिळणे हे दैवाच्या अधीन आहे मनुष्य मोठमोठे मनोरथ करतो परंतु दैवामुळे ते सफल होत नाहीत याचमुळे माणसाला कधी आनंद तर कधी दुःख होते असे असून सुद्धा मी आपल्या आज्ञेचे पालन करीन शुक म्हणाला कंसाने मंत्री आणि अक्रूरांना अशी आज्ञा करून सर्वांना निरोप दिला त्यानंतर तो आपल्या महालात आला आणि अक्रूर आपल्या घरी परतला या ठिकाणी छत्तीसावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू